कोण बोलले बोला राज गौस मादानदार कोण बोलले बोला राज गौस मादानला दुर्दैवन गाजा शिकरी नव विधवा दुःखी आरे दुर्दैवन गाजा शिकरी ಮುಖ್ಯಾರೆ ಹೃದಯ ಕತೆ ಆಯಿತೆ ಮೀವುಗಾತ ಸಾಗತನಾರೆ ಆನಂದೆ ಏರಡನೆ ದುಃಖಾತ ಅದೇ ಗೋಳೆ ಹೇ ಕುಣಿ आईच्या हृदया जावे गवा दावे, जावे प्रेमाच्या गावा जावे मग गाय गावे बोला साजनाव समाजा दिलदा उघड्या न बाळासाय बोलत नारे या अर्जा उघड्या नयने बाळकाय बोलत नारे या अर्जा मिटल्या कोणी या अर्जा मिटल्या तोंडी बाळकाय बोलत नारे या मिटल्या कोणी बाळकाय बोलत नारे अरसया अशा गातण्याचा या अशा गातण्या ಕಳಸೋಬಾರೆ ಕತೆ ಮುಖಾವರ್ಣಾತೆ ಮುಖಾವರ್ಣಾತೆ ಕತೆ ಮುಖಾವರ್ಣಾತೆ ಕತೆ ಮುಖಾವರ್ಣಾತೆ ತಣುಗೋಲ ಸುತ್ತ ಪಾನಾತೆ ತಣುಗೋಲ ಸುತ್ತ ಪಾ मुका समाधानाते के मुका समाधानाते की तुके न कळे न कोणाला की तुके कळे न कोणाला राजगाव समाधान गला राजगाव समाधान गला तू कोण